एक लग्न असेही भाग एकोणाविसावा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही टॉक्स मागील भागात आपण पाहिले उद्या समीरचा वाढदिवस आणि शर्वरीची तयारी चालू आहे आता पुढे शरू काय ग कसला विचार करते आहेस एवढा वाढतेस ना जेवायला समीर म्हणाला समीर तो आलेला पाहून ती उठली आणि त्याला बिलगली काय झालं ग जेवायला वाढतेस ना तिच्या पाठीवर ठोपटत तो बोलला समीर मला सोडून नाही ना जाणार तू मला खूप भीती वाटते रे प्लीज माझे फोन उचलत जा ती म्हणाली तो सांगतो ए अगं वेडी आहे का तू मी तर तुझ्या समोर आहे ना मग काही का विचारत आहेस शर्वरी विचारते समीर ती आली आहे पुन्हा एकदा तिने आपल्याला दूर केले तर समीर म्हणतो कोण ती नताशा तू ग्रुपवरचे मेसेज नाही का पाहिलेस शर्वरी म्हणाली हो पाहिलेत ती येऊ दे नाहीतर तो त्याने मला काही फरक पडत नाही आणि ते जाऊ दे ना मला खूप भूक लागली तू बस बरं इथे तिला खुर्चीवर बसवून त्याने स्वतःनेच एक ताट वाढून घेतलं खुर्ची तिच्याजवळ घेत बसला त्याने पहिला घास घेतला आणि तिला भरवला तेव्हा तिने तो खाल्ला तू जेव ना मी घेते ती म्हणाली असू दे ग आज एकत्र जीव डोळे मिचकावत तो म्हणाला तिची जेवणाची इच्छा नव्हती पण तो इतक्या प्रेमाने वागत होता की ती जेवली जेवण झाल्यावर आवरायला म्हणून ती उठू लागली तर तिला उठून न देता स्वतःच सगळं किचनमध्ये ठेवून आला आणि तिला घेऊन बेडरूममध्ये गेला आणि त्याची नजर लावलेल्या फ्रेमवर गेली हे काय कधी आणली तू कसली भारी आहे ही फ्रेम म्हणून तर घरी लवकर आले होते ती म्हणाली तो म्हणतो वाव हे मला आवडलं हा मस्तच पण माझ्या का नाही आलं लक्षात अशी एखादी फ्रेम लावावी ती म्हणते त्याला ना डोकं लागतं हम्म बरं असू दे आपण उद्या सकाळी लवकर बाहेर निघणार आहोत आणि एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला ती एक्साइट होऊन म्हणते हो हो तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहतच तो म्हणाला आणि ती हसली हे हे म्हणतोय मी अशीच हसत राहा ग नको तो विचार नको करू we are made for each other हे लक्षात ठेव नाहीतर भेटलो असतो का एवढं होऊन भुवया वर करून तो विचारत होता आणि ती त्याला बिलगली बरं झोपायचं का आता उद्या बाहेर जायचं ना आपल्याला तो म्हणाला हम्म आणि थोड्या गप्पा मारल्या तरी चालेल शर्वरी म्हणाली ओके चलो असे म्हणत तिला उचलून बेडवर ठेवले आणि तोही तिच्या शेजारी बसला ती त्याला बिलगून बसली त्याच्याकडे जरा प्रेमानेच पाहत होती ती बोल ना आता काहीतरी का असंच पाहत बसणार आहेस फक्त तो बोलत होता तोच पुन्हा त्याच्या मिठीत शिरली I love you Sameer I love you so much हो ग आय लव्ह यू टू मी आहे ग नेहमी तुझ्यासोबत असे म्हणत तो तिला चेहऱ्यावर किस करू लागला ते दोघे पुन्हा एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर त्याला जाग आली शरू उठ ना बेबी आपल्याला जायचं ना बाहेर तिच्या गालावर किस करत बोलला हम्म तू आवर ना मी उठतेच ती अजूनही झोपेतच बोलत होती तो तिच्याकडे स्माईल करत उठला आणि आवरायला जाऊ लागला एवढ्यात काहीतरी आठवून ती जोरात ओरडली पटकन उठली आणि त्याच्याकडे आली समीर काय ग काय झालं तो विचारतो अरे sorry wish you very very very happy birthday dear त्याच्या गळ्यात पडून त्याला गालावर किस करत बोलली तो म्हणतो मला वाटलं काय झालं एकदम केवढ्याने ओरडली तू घाबरलो की मी आता हार्ट अटॅक आला होता ती सांगते गप रे अजून तर खूप त्रास द्यायचा राहिलाय तुला एवढ्यात नाही जायचं कुठे मला सोडून कळलं ना तो म्हणतो अजून द्यायचा आहेच का म्हणजे तर मी नक्कीच जाणार असं दिसतंय ती म्हणते आता गप बसतोस का सकाळी सकाळी काही काय लावलंय तू तो बोलतो बरं चल आवर नाहीतर इथेच दिवस जाईल सगळा हो रे तू जा आवर मी बाकीचे पाहते ती हसत किचनमध्ये निघून गेली नाश्ता आणि कॉफी झाल्यानंतर ते दोघंही छान आवरून तयार झाले शर्वरीला माहिती नव्हतं की ते नक्की कुठे चाललेत शर्वरीने रेड टी शर्ट आणि जीन्स घातली होती केसांची एक पोनीटेल आणि डोळ्यांवर सनग्लासेस घातले समीरनेही रेड व्हाईट कॉम्बिनेशन असलेला टी शर्ट जीन्स आणि डोळ्यांवर सनग्लासेस घातले नेहमीप्रमाणे तो आरशासमोर स्वतःला पाहत होता आणि हा अजून कसा बाहेर येईना म्हणून शर्वरी मध्ये पाहायला गेली बेडरूम मध्ये जाताच त्याच्याकडे लक्ष गेले तर साहेब स्वतःला आरशात पाहत होते आता आरशातच पाहत राहणारेस का निघायचं ती त्याच्या जवळ येत गळ्यात हात टाकून बोलली तू म्हणत असेल तर थांबू की घरीच मला काही प्रॉब्लेम नाही तिला घट्ट मिठी मारत तो बोलला चल रे संध्याकाळी लवकर यायचं आहे आपल्याला मॉम डॅडी येणार आहेत विसरलास का ती म्हणाली हो चल चल म्हणत पटकन फ्लॅट लॉक करून ते निघाले कार स्टार्ट झाली आणि ते लोणावळ्याजवळ अँबी व्हॅलीला निघाले होते दोन तासाचा रस्ता होता मस्तपैकी गाणी लावून एन्जॉय करत कार रस्ता सरसर कापत होती काल घडलेली गोष्ट थोड्या वेळासाठी का होईना शर्वरी विसरली होती ग्रुपवरून ती लेफ्ट झाली होती पण समीरला बर्थडे विशचा पाऊस पडत होता नताशाही त्यात होती त्याने सकाळपासून एकदाही मोबाईल हातात घेतला नव्हता पण एवढ्यात कार चालवत असताना त्याला नताशाचा कॉल येत होता कारमध्ये गाणी चालू असल्या कारणाने ती गाणी ऐकत गुणगुणत एन्जॉय करत खिडकीतून बाहेर पाहत होती तो तिचा फोन कट करत होता एक दोन वेळा तिच्या नकळत त्याने तो कट केला आणि फोन सायलेंटवर करून ठेवला शर्वरीला एवढी खुश पाहून त्याला तिचा मूड सांभाळणं जास्त महत्वाचं वाटत होतं किती प्रेम करते ही मला एवढा जीव लावेल मला कधी वाटलंच नव्हतं मी पण तुला हर्ट होईल असं कधी वागणारच नाही मला फक्त नताशाकडून जाणून घ्यायचंय की ती तुझ्याशी आणि माझ्याशी अशी का वागली जर ती खरंच चुकीची वागली असेल तर त्यानंतर मी तिच्याशी कसलीच फ्रेंडशिप ठेवणार नाही आणि तुझ्यासमोर तिला आणून तुझी माफी मागायला लावेन मग आपल्यात कधीच कोणी यायची हिंमत नाही करणार समीर मनातच विचार करत होता तिच्याकडे अधूनमधून नजर जात होती तिला खुश पाहून त्याच्या चेहऱ्यावरही गोड स्माईल येत होती ते दहा वाजता अँबी व्हॅलीला पोहोचले शरू ऐक ना बेबी फोन आणि पर्स कारमध्येच ठेव ओके समीर अरे आपण इथे का आलोय इथे काय आहे ते तरी सांग ना ती विचारते अगं का म्हणजे मला तुझ्यासोबत ही गोष्ट एन्जॉय करायची आहे अगं तू आधी चल तर तो सीट बेल्ट काढत बोलला थोडं पुढे चालत गेल्यावर तिला न सांगताच लक्षात आलं ती म्हणते oh God skydiving Sameer तुलाही आवडतं असं काही करायला तो सांगतो तुला आवडते म्हणजे मला पण आवडणारच ना पण तुला कसं कळलं मलाही आवडते ते ती म्हणाली आत्ताच तर तू मला काय म्हणालीस तुलाही आवडतं का म्हणजे तुलाही आवडते तो म्हणाला ती बोलते काय रे तसे बऱ्याच आवडी सेम आहेत ना आपल्या हो ना फॉर एक्झाम्पल एकमेकांशी भांडण करणं खोड्या काढणे त्याच्या या बोलण्यावर तिने जोराचा फटका मारला अगं आई ग अगं आज तरी सोड मला माझा बर्थडे आहे आज तो म्हणाला बर सॉरी चल काही वेळाने ते तिथे आले जिथे एक हेलिकॉप्टरने त्यांना ठराविक उंचीवर नेले त्यानंतर त्यांना जम्प करायची होती एक्साइटमेंट आणि भीती दोन्ही वाटत होत्या एक्झॅक्टली वरून पडल्यावर कसे वाटेल नियर डेथ एक्सपिरियन्स असेल का मनात नाना प्रश्न पण स्काय डायव्हिंग करायचं तर होतं समीर सोबतच ती असणार होती तो पुढे आणि ती मागे असं त्यांना सर्व इक्विपमेंट्स बांधले होते Sameer I am getting little bit nervous ती म्हणते तो सांगतो मी आहे ना तुझ्यासोबत डोंट वरी डिअर आणि एकदाचा तो क्षण आला उडी मारावी लागली सुरुवातीला पोटात खूप मोठा खड्डा पडला असं वाटत होतं पण नंतर ते दोघेही एन्जॉय करत होते अर्धा पाऊण तास ते हवेमध्येच होते त्यानंतर सांगितलेल्या सूचनेनुसार ते खाली आले तेव्हा मात्र असं वाटत होतं की हे सगळं उगाच संपलं ते कारकडे येत होते समीर तिच्याकडेच पाहत होता काय असं काय पाहतोय तू शर्वरी विचारते बघतोय तुझ्या एक्सप्रेशन्स मग कसं वाटलं समीर म्हणाला ऑसम यार आय लव्ह इट सगळ्यात बेस्ट काय होतं माहीत आहे शर्वरी म्हणाली तो विचारतो काय ग ती सांगते तुझं सोबत असणं तू सोबत असशील तर मी काही करू शकते माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास करू लागलीये मी आणि मी सतत तुझ्या सोबत असेन प्रॉमिस चालता चालता तिला जवळ ओढतच तो बोलला समीर थोडा वेळ इथेच बोलत बसूयात का ती म्हणाली तो म्हणतो हो चालेल ना ये इथे बाजूलाच बसू किती भारी वाटतंय रे इथे ती त्याला बिलगून बसली तो म्हणतो हो असं पहिल्यांदा आलो ना आपण नाहीतर भांडणातून कुठे वेळ भेटत होता आपल्याला काय रे तू तिने एक हलकाच फटका मारला तो हसत होता आणि तिलाही हसू आलं कितीतरी दिवसांनी असं एकमेकांसोबत ते एन्जॉय करत होते आणि त्यानिमित्ताने गप्पा होत होत्या एक गोष्ट सांगायची आहे समीर बोल ना काय म्हणत आहेस तो तिच्या डोळ्यात पाहून बोलला ती म्हणते समीर आपल्यात कॉलेजमध्ये असताना जे काही घडलं त्यासाठी आय एम रिअली सॉरी तो विचारतो अगं पण तू आत्ता हे सगळं का बोलते आहेस ती म्हणते नाही समीर मला आज बोलू देत मला आज मन मोकळं करायचं आहे प्लीज ऐकशील का माझं बोल ना मी ऐकतोय तो म्हणाला ती सांगते मी तुझ्याशी तुला पहिल्याच भेटीत भांडले पण तसं काही ठरवलं नव्हतं ॲक्च्युली तुला कॉलेजमध्ये पहिल्यांदा पाहिले तेव्हाच मला तू आवडला होतास काय समीरच्या भुवया उंचावल्या गेल्या हो पण तुझ्याशी ओळख कशी करायची मला नव्हतं कळत स्वतःहून मला बोलायला येणं जमलं नसतंच नताशाच्या सांगण्यावरून मी तुझ्या बाईकच्या जागी माझी स्कूटी लावली आम्ही दोघी लावणार होतो पण तिने लावलीच नाही मग आपल्या शब्दाने शब्द वाढला आणि भांडलो ती खाली पाहत बोलत होती तो म्हणतो हो आणि मॅडमला सॉरी म्हणायची सवय नव्हती करेक्ट ती सांगते नाही समीर मी आले होते तुला सॉरी म्हणायला पण तू वाटेल तसं बोलत होता मला मला धडा शिकवायच्या गोष्टी बोलत होतास मग मी माघार घेतली अगं पण ते मी रागाच्या भरात बोलत होतो तो म्हणाला हो पण नताशा माझ्याच सोबत होती तुझं बोलणं पाहून तिने मलाच उलट भडकवलं आणि नंतर जे घडत गेलं ते न संपणार असं होतं बट बिलीव्ह मी मध्ये ती कॅडबरीची आयडिया तिचीच होती मागून मला कळलं की तिने तुझ्या नावाने बिल केले कारण ती मला म्हणालेली आपण दोघी बिल शेअर करू शर्वरी म्हणाली त्याला शॉकच बसतो काय सांगते सग हो ती यावरच नाही थांबली रे अशी आपल्यात भांडणं लावून ती तुझ्यासोबत तुझी गर्लफ्रेंड म्हणून फिरायची मग मला कसं वाटलं असेल अरे माझी बेस्ट फ्रेंड जिच्यावर मी स्वतःपेक्षा जास्त विश्वास केला माझ्याच सोबत राहून शत्रूसारखं वागली म्हणून मी तिला त्रास देत होते आणि तू त्याचा बदला पुन्हा माझ्याशीच घ्यायचा तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं तसं त्याने तिला जवळ घेतलं तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागला आणि नकळतच त्याचेही डोळे पाणावले आय एम सॉरी डिअर पण मला तरी हे कुठे माहीत होतं ना शर्वरी जे झालं ते अनावधानाने मग जाऊ दे ना मी आता आहे ना तुझ्यासोबत मग आता पाठीमागचा विषय नको ऐकशील का हो पण मला हे बोलून मोकळं व्हायचं होतं रे जे मनात साठलेलं कितीतरी दिवस ज्याचा मलाच त्रास होत होता त्याच्या डोळ्यात पाहत ती बोलत होती इट्स ओके ना आता तुला बरं वाटतंय तिच्या कपाळावर ओठ टेकवत तो बोलला हो तिने मान हलवली निघायचं का आता कुठेतरी जेवण करू आणि निघूयात घरी चालेल तो म्हणतो ओके कितीतरी दिवसांनी शर्वरीला मनावर असलेलं ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं पण समीरला ते वाढल्यासारखे वाटत होते कारण नकळत का होईना तिला त्रास देण्यास तो निमित्त बनलेला आणि त्याचाही वापर नताशाने करून घेतला असं त्याला वाटू लागलेलं तिला याचा जाप विचारायचाच हे तो मनाशी पक्क करत होता कार चालू झाली पण त्याचे मनातील विचार काही थांबत नव्हते ते पुण्याला यायला निघाले होते एका ठिकाणी एक चांगलं हॉटेल पाहून त्याने कार थांबवली आणि जेवण करण्यासाठी ते उतरले समीरने ऑर्डर दिली शर्वरी मी आलोच असे म्हणत तो फ्रेश व्हायला गेला तिथे पाहिले तर फोनवर नताशाचे तीन तासात चार मिस कॉल झाले होते तो तोंडावर पाणी मारत होता तोच पुन्हा कॉल येऊ लागला त्याने तो उचलला हॅलो बोल तो जरा कोरडेपणाने बोलला नताशा म्हणते wish you happy birthday Sameer phone का उचलत नाही तू बिझी आहेस का समीर सांगतो थँक्स हो मी बिझी आहे माझ्या फॅमिलीसोबत प्लीज सारखे कॉल करू नको ग शर्वरीला नताशा विचारते तिला काय समीर सांगतो तिला माहीत नाही की मी तुला भेटलो होतो आणि आपण बोलत आहोत ते प्लीज समजून घे ओके सॉरी नताशा म्हणाली इट्स ओके ठेवतोय मी म्हणून त्याने फोन ठेवला आणि टेबलवर येऊन बसला तो त्या अर्थाने तिच्याशी बोलत नव्हता पण उगाच गिल्ट वाटत होते काय झालं समीर तू ठीक आहेस ना शरू विचारते हो ग तो सांगतो तुझा चेहरा असा का पडलाय ती म्हणाली काही नाही ग जरा थकलोय चल आली बघ ऑर्डर आपण जेवून घेऊ जेवण सर्व झाले आणि ते दोघेही जेवले जेवल्यानंतर पुन्हा ड्रायव्हिंग करावं लागणार होते त्यात त्याची मनस्थिती थोडी ठीक नव्हती त्यामध्येच त्याने कार चालू केली तो कार चालवत होता काहीच अंतर गेले होते तोच भरधाव वाहणारी कार अचानकपणे पलीकडून डिव्हायडर तोडून त्यांच्या कार समोरून डाव्या हाताला असणाऱ्या खड्ड्यात पडली ते थोडक्यात वाचले होते असं दृश्य पाहून शर्वरी तर जागेवरच स्तब्ध झाली त्याची कार पण वेगात असल्याने काही अंतरावर गेल्यावर थांबली दोन मिनिटे दोघांनाही काही सुचलंच नाही समीरचं लक्ष शर्वरीकडे गेले तर ती शॉक झाली होती पटकन स्वतःचा सीट बेल्ट काढून तो खाली उतरला आणि ती बसलेला दरवाजा ओपन करून शर्वरी आर यू ओके ना तू खाली उतर बरं आधी तसे तिने त्याच्याकडे पाहिले ती उतरत होती पण असं वाटत होतं जणू अंगात त्राणच नाहीत ती उतरताच तिचा चेहरा दोन्ही हातात घेत तिच्या डोळ्यात पाहत शरू तू ठीक आहेस ना ती त्याला बिलगलीच त्याच्या भोवतीची पकड तिने चांगलीच घट्ट केलेली ती घाबरलेली हे लगेच कळत होतं बराच वेळ ते तसेच होते ती त्याला सोडतच नव्हती शरू ऐक ना हे बघ काही झालं नाहीये तू शांत होतेस का तो तिला दूर करत म्हणाला ती त्याच्याकडे वेड्यासारखी पाहत होती तू ठीक आहेस ना हे काय होतं रे तो म्हणतो अजिबात विचार नाही करायचास काही नाही झालंय चल इथे नको थांबायला आपण पटकन घरी जाऊया हो चल ते दोघेही जे घडले त्याच विचारात कारमध्ये बसले आणि कार पुन्हा धावत होती पण यावेळी तो खूप काळजीपूर्वक कार चालवत होता ते दोन अडीचच्या दरम्यान घरी पोहोचले घरात आले पण ती घडलेली गोष्ट मनातून जात नव्हती कसल्याशा कोशात गेल्यासारखे दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते फ्रेश होऊन थोडा आराम करावा म्हणून दोघेही बेडवर पडले एकमेकांकडे सहज लक्ष गेलं आणि तो तिच्याजवळ आला तिच्या चेहऱ्यावर किस करू लागला मी खूप घाबरलो होतो यार सॉरी शर्वरी तुला काय झालं असतं तर मला विचारही करवत नाही तिला जवळ घेत बोलला आणि मी पण समीर तुझी कुठे चूक होती किती भयानक होते ते आपली चूक नसतानाही कसे लोक असतात रे असे त्यांना स्वतःची तर काळजी नसतेच पण दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालतात तो सांगतो जाऊ दे तो विचार नको करायला आता आता थोडा आराम कर पुन्हा मॉम डॅड वहिनी आणि ब्रो येतील पुन्हा कामात राहशील ती म्हणते हो रे नको काळजी करू आपल्या माणसांचा त्रास होत नसतो हो सगळ्यांकडे लक्ष असेल तुझं पण माझ्याकडे नसते तो म्हणाला गप हा असं काही नाहीये काही पण काय त्याच्या मिठीत शिरत ती बोलली कधीतरी दोघांची झोप लागून गेली समीरचा वाढदिवस आणि तो शर्वरीला सरप्राईज देतो कसे वाटले सरप्राईज प्रतिक्रिया जरूर नोंदवा प्रमिलाजी सरस्वती इन्स्टिट्यूट हर्षजी तुमच्या प्रतिक्रियांसाठी मनपूर्वक आभार कथा आवडत असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू